रामकृष्ण गोविंद यम नियमांचं पालन केल्यानंतर निष्ठेने प्रामाणिकपणाने पालन केल्यानंतर यश हे निश्चित आहे निश्चित आहे मी सुरुवातीला म्हटलं की नाही मला माहीत नाही पण मी तरुण पिढीला शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती सही करून लिहून द्यायला तयार आहे की तुम्हाला प्रमोशन हवे तुम्हाला मुलगा हवा तुम्हाला यश हवं सुख समृद्धी हवी धनप्राप्ती हवी तुम्ही यम आणि नियम त्यात सुद्धा भागवतात सांगितल्यातले बारा यम आणि बारा नियम शक्य तितक्या प्रमाणात आचरणात आणा तुम्हाला हे सर्व निश्चित मिळेल आणि त्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगणार आहे उदाहरण दोन उदाहरणं दोन काय असंख्य उदाहरणं सांगता येतील परंतु दोन महत्वाची उदाहरणं तुम्हाला मी सांगतो पूर्वीच्या काळचं महाभारतातलं सांगतो पूर्वीच्या काळी यज्ञ झाल्यानंतर राजे लोक यज्ञ करीत यज्ञ झाल्यानंतर जे अवशिष्ट साहित्य आहे उरलेलं ते उत्तरेकडे विसृज्य म्हणजे टाकून द्यायचं टाकून द्यायचं म्हणजे व्यवस्थित ठेवायचं आणि त्यावरती त्या अवशिष्टावरती भगवान रुद्राचा अधिकार असा नियम होता आता हे अवशिष्ट म्हणजे काय असू शकतं तर तुम्हाला सांगतो सगळ्या यज्ञाची भांडी सोन्याची सर्व साहित्य सोन्याचं असा हा प्रचंड भार यज्ञानंतर उरलेला अवशिष्ट व्यवस्थित उत्तरेकडे ठेवायचा तो घेऊन जायचा नाही अशा प्रकारे मरुत्त राजाने एक यज्ञ केला आणि यज्ञामध्ये अवशिष्ट जे काय होतं ते उत्तरेकडे टाकलं ठेवलं आणि ते रुद्राच अशा अर्थानं ते तिथं संग्रहित होत मध्ये अनेक अनेक अनेक वर्ष झाली कौरव पांडवांचं महायुद्ध झालं पांडवांनी युद्ध जिंकलं परंतु एक प्रकारे सर्वनाश झाला आता परत पहिल्यापासून राज्य उभारणीला पैसा हवा आता हा पैसा कुठून आणायचा म्हणून आणि या युद्धात जरी अठरा अक्षविणी सैन्याचा नाश झाला असला तरी या यज्ञात भाग न घेतलेले असे काही शूरवीर आहेत का त्यांचा पण पराभव करून सार्वभौमत्व सिद्ध करावं यासाठी धर्मराज युधिष्ठिरांनी राजसूय यज्ञ केला धर्मराज बर का यम नियमांचं पालन करणारा धर्मराज त्यांनी अश्वमेध म्हणजे घोडा सोडायचा ज्याला त्या राजा विरुद्ध लढाई करून राजाला जिंकायचा असेल त्यांनी तो घोडा आडवायचा राजाशी युद्ध करायचं त्याला पराभूत करायचं किंवा पराभव पत्करायचा आणि अशा प्रकारे सर्व पृथ्वीवर तो घोडा फिरवल्या जात असताना हस्तिनापूरहून युधिष्ठिरासहित सर्व पांडव गेले उत्तरेकडे म्हणजे हिमालयाच्या पायथ्याची आणि त्यांना तिथे ते मरुत्त राजाने अवशिष्ट म्हणून ठेवलेलं धन प्राप्त झालं आता इथे महाभारतामध्ये जे श्लोक आहेत त्याचा मी केवळ तुम्हाला अर्थ वाचून दाखवतो काय आहे धन मिळालं म्हणून ते धन घेण्याची एक पद्धत आहे पद्धत आहे हा एक भाग आणि धर्माप्रमाण आचरण करणाऱ्या राजाला धनाची कशी कमतरता पडली नाही यम नियमांचं पालन करणाऱ्या पांडवांना कशी धनाची कमतरता पडली नाही आणि का पडली नाही हा विचार येतो मी तर आधी म्हणतो आजच्या तरुण पिढीपैकी सॉक्रेटिस वाचला असेल आणि काही वाचला असेल किती तरुणांनी महाभारत वाचलेला आहे दिव्य ग्रंथ आहे दिव्य ग्रंथ आहे त्या महाभारतातलं सुद्धा परत शांती पर्व किती जणांनी वाचलेलं आहे मी ते मुद्दाम वाच मी पूर्ण एक लाख श्लोकाची महाभारताची संहिता आणि अर्थ वाचलेला आहे मराठी आणि हिंदी आणि पर्व वाचून मी इतका प्रभावित झालो की ते मी वाचून रेकॉर्ड करून वर टाकलेलं आहे आणि माझी प्रामाणिक इच्छा प्रत्येक माणसाने प्रत्येक तरुणाने आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी मरणापूर्वी शांती पर्व ऐकलंच पाहिजे तुम्ही वरती जा दिलीप वासुदेव आपटे असं टाईप करा तुम्हाला महाभारताचं शांती पर्व ऐकायला मिळेल त्या शांती पर्वात या धनप्राप्तीबद्दल महत्वाचा मुद्दा मला काय सांगायचा आहे तर यमनियमाच्या आचरणाने त्यांच्या धनाची जी अडचण होती पांडवांच्या ती सुटली भगवंतानी सोडवली भगवंतानी सोडवली भगवंत मदत करतात दोन आणखी उदाहरणं सांगतो पण आत्ता या संदर्भात महाभारतात काय म्हटलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो एक छोटा पॅरेग्राफ आहे परंतु प्रथम त्याने रुद्राची पूजा केली धनाची पूजा केली या पॅरेग्राफ मध्ये नाहीये पांडवांनी एक दिवस उपवास केला तिथे उपवास केला रुद्राची प्रार्थना केली रुद्राला ते धन आम्ही घेऊ का असं नम्रतेने विचारलं त्या धनाची पूजा केली तीन दिवस तिथे राहिले आणि मग ते धन घेऊन गेले वसा वसा वसा वसा मिळालं म्हणून लगेच नेलं आणि खर्च केलं असं नाही याला म्हणतात चित्ताची शुद्धता भागवतात महाभारतात असं म्हटलेलं आहे याप्रमाणे रुद्राची व सर्व गणांची पूजा करून युधिष्ठिर राजा व्यासास पुढे करून जवळ गेला तेथे धनाधिपती कुबेराचे पूजन करून <clears throat> त्याने त्यास प्रणिपात केला व त्याची प्रार्थना केली चित्रविचित्र पुष्पे अर्पून व चित्रान्न यांच्या योगे शंखाधिक सर्व निधी व निधीपाल यांचे अर्चन करून आणि ब्राह्मणांकडून स्वस्तिवाचन करून त्या पुण्याह घोषात तेजस्वी आणि वीरशाली कुरुश्रेष्ठाने प्रसन्न चित्ताने ते द्रव्य खणविले मग अनेक आकारांची मनोहर भांडी लहान लहान कळशा गडवे कढया घागरी थाळे आणि दुसरी द्रव्याने भरलेली निरनिराळ्या प्रकारची हजारो भांडी धर्मराज युधिष्ठिराने बाहेर काढली ती एका फार मोठ्या पेटाऱ्यात ठेवलेली होती राजा त्यातील बंद केलेले प्रत्येक भांडे सुमारे अर्धा भार म्हणजे मनुष्याच्या वजनाच्या निम्मे इतके वजन होते राजा ते द्रव्य वाहून नेण्यास युधिष्ठिर राजाला किती वाहने लागली ते ऐक युधिष्ठिर राजाला जे धन मिळालं ते किती होत ते वाहून नेण्यासाठी साठ हजार उंट त्याच्या दुप्पट घोडे तसेच महाराजा एक लक्ष हत्ती तितकेच खटारे रथ व हत्तीणी तेथे असून खेचरे व हमाल तर असंख्य होते युधिष्ठिराने खणून काढलेले ते द्रव्य इतके पुष्कळ होते की प्रत्येक उंटावर आठ हजार प्रत्येक खटाऱ्यात सोळा हजार आणि प्रत्येक हत्तीवर चोवीस हजार सुवर्ण मुद्रा लादल्या होत्या याप्रमाणे ते सर्व वाहनावर ते द्रव्य घालून पंडुपुत्र युधिष्ठिराने पुनः एक वार महादेवाचे पूजन केले आणि द्वैपायनांचा निरोप घेऊन व धौम्य पुरोहितास पुढे करून त्याने हस्तिनापुरास प्रयाण केले इतके धन त्यांना कुणाच्या कृपेने मिळाले हो सांगा त्यांना मला कुणाच्या कृपेने मिळाले कुणी नियोजन केलं हे त्यांची वृत्ती त्यांची इच्छा त्यांचा पर्पज उत्तम होता समाजासाठी समाजाच्या भल्यासाठी राज्याच्या भल्यासाठी त्यांना द्रव्य हवं होतं आणि ते धर्मानं वागणारे होते म्हणून भगवंतानी त्यांचं नियोजन त्यांना पद्धतीने धनप्राप्ती करून दिली यम नियमांचं प्रामाणिकपणे आचरण केलं की यशप्राप्ती यशप्राप्तीमध्ये सगळं आलं मग ती आर्थिक पारमार्थिक संसारिक कुठलंही असो निश्रेयस प्राप्ती होणार हे निश्चित आणि म्हणून परत परत सांगतो तुमच्या घरातील लहान मुलांना हे सगळे यम आणि नियम समजवून सांगा या पुढच्या प्रवचनात यम नियम आचरण करणाऱ्याबद्दलच्या यशाचं आणखी एक उदाहरण सांगतो मी आणि हा विषय आपण पटवून घेऊ रामकृष्ण गोविंद